तिनी सांजी नको ग फिरून हावून तिनी सांजी नको ग फिरून नावून नावून ग सखी सांजी नको ग फिरून नावून सकाये ग तिनी सांजी नको ग 아니다 본다 아니다 본 아니다 본다 아니다 본얘 때문에 모가 아니다 본얘 때문에 모 나의 나그르다 본다 ತಕಯೇಗ ತಿನಿ ತಾಜಿನ ಕೊಗ तुझ्या बुसड्यात केवड्याची भाक सखे ग तुझ्या बुसड्यात केवड्याची भाक सखे ग तुझ्या नखऱ्यात मोनव नाक लाक ग तुझ्या नखऱ्यात मोनव लाख साथ ग सखये गिनी ताजी नको ग फिरू नावो दिनी ताजी नको ग नावो आली धावून आली धावून आली धावून घेते मन मोहून जाईल दृष्ट होऊन सकाळी ग तिने ताजी नको ग फिरून तिने ताजी नको ग फिरून किती गोड ग गोड तुझे बोलणे बोलणे ग किती गोड ग गोड तुझ बोलणे बोलणे ग किती ठुमकत ठुमकत ताने ताने ग किती ठुमकत ठुमकत ताने ताने ग तसा गी साठी नको गा फिरू नाम आले धावून आले धावून ग आले धावून घेते मन मोहून जाईल दृश्य होऊन सखये गदी सांची नको ग फिरू नावून तिने सांची नको ग फिरू नावून